नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गाई कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे रझारी न बैसती एके ठाई धावती दाही दहा वाटा तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणू कृष्ण गोपाळाला म्हणतो की हे गोपाळा तू आमच्याबरोबर मोक्षरूपी रानामध्ये येऊ नकोस कारण तुझ्या गायी म्हणजे तुझी इंद्रिय फार ओढाळ आहेत कोणी त्यांच्या मागे लागून पळावे आणि उगीच का म्हणून हेलपाटे घालावेत तुझ्या गायी एके ठिकाणी बसत नाहीत त्या दाही दिशांना दाही वाटांना सारख्या पळत सुटतात तुकाराम महाराज म्हणतात निदान तू मनेरी नावाची गाय तरी राख मग इतर गायींची मी बघून घेईन म्हणजे या ओढाळ इंद्रियांपैकी जे मन आहे ते तरी तू राख बाकीचं मी सर्व काही बघून घेईन मागा यास गेलो शिदोरी तुझ्या माये घरी गांजेलो तू जवीन ते निधी कोणा सांगता खुणा जीवे गेलो वायाविन केली र झार आता पुरे घर तुझी माया तुका म्हणे तू आम्हा वेगळा राहे गोपाळा म्हणून हे देवा तुझ्या या जगतरूपी घरी मी पाच विषयांची शिदुरी मागायला गेलो असता तुझ्या मायारूपी आईने आम्हाला खूप मार मार मारलेली आहे तुझ्याशिवाय ती कोणाला काही सुद्धा देत नाही तुझ्या खुना जेव्हा आम्ही तिला सांगितल्या तेव्हा मी जीव दशे सह नष्ट होऊन गेलो म्हणजे माझी जीवदशाच नष्ट होऊन गेली मी इतके दिवस तुझ्या घरी जन्ममरणाचे फुकटच हेलपाटे घातले आता तुझे घर आणि तुझी माया हे दोन्ही आता मला नको आहे पुरे झालं आहे तुकाराम महाराज म्हणतात की हे कृष्णा तू आमच्यापासून वेगळा राहतोस म्हणूनच आमची अशी फजिती होत असते का कुलती तू हरी क्षणभरी निवडिता तू मची मज लागली सवे ठाईचे नवे नवगडी हा निक ती फारू बहुथोर नावडती भाविकी त्याची आवडी मोठी तुका म्हणे मिठी घाली जीवे या हरीला या प्रभूला आम्ही जर क्षणभर जरी दूर ठेवले तरी तो आम्हाला काकुळतला येतो आणि म्हणतो की गड्यानो तुमची मला इतकी सवय लागली आहे तुम्ही आम्ही पुष्कळ दिवसांचे मित्र आहोत आपली मैत्री काही आजकालची नाही पुष्कळ थोरथोर लोक मला बोलावतात पण मला त्यांच्याकडे जाणे फारसे आवडतही नाही तुकाराम महाराज म्हणतात की या सर्वांचा सारांश असा की देवाला भाविकांची फार आवड असते त्याला गोडी वाटते म्हणून तो त्यांना मनापासून मिठी मारतो वरता वेंधुनी घातली उडी कळंबा बुडी येमुनीसी हरी बुडाला बोंब घाला घरची त्याला ठावा नाही भव नदीचा नकळी पारू काळी माझी थोर विखारू का म्हणे काय का हा तिचा गमावनी थिंका श्रीकृष्ण कळंब वृक्षावर चढला आणि त्याने यमुनेच्या पाण्यामध्ये उडी मारली तेव्हा सर्व गोपाळ घाबरून म्हणाले अरे हरी बुडाला हरी बुडाला आता वारडाओरडा करा त्याच्या घरच्या माणसांना हा प्रकार माहीत नाही त्यांना कळण्याकरता आपण मोठ्यानं ओरडूया म्हणजे ते या ठिकाणी धावत येतील यमुना नदीचा अंतपार लागत नाही आणि या डोहामध्ये कालिया नावाचा मोठा सर्प राहतो आता कृष्णाचे कसे होईल रे तुकाराम महाराज म्हणतात कृष्णाला आपण हातचे गमावले आता रडून हाका मारून तरी काय उपयोग होणार आहे अवघी मिळून कोल्हाळ केला आता होता म्हणती गेला आपुल्याला रडते भावे जयासवे जयापरी चुकलो आम्ही खेळता खेळू गेला गोपाळा हातीचा तुका म्हणी धावती थडी न घाली उडी आत कोणी सर्व गोपाळ एकत्र जमले आणि त्यांनी पुष्कळ आरडाओरड केली आता कृष्ण वर होता आणि आताच तो यमुनेमध्ये गेला असे परस्परामध्ये ते बोलू लागले ज्या गोपाळाबरोबर ज्या प्रकारचे श्रीकृष्णाचे वर्तन होते त्याप्रमाणेच आपल्या भावनेनुसार सर्व गोपाळ रडू लागले आम्ही खेळ खेळताना चुकलो त्यामुळे भगवान श्रीकृष्ण आमचा हातचा निघून गेला तुकाराम महाराज म्हणतात सर्व गोपाळ यमुनीच्या तीरापर्यंत धावू लागले परंतु श्रीकृष्णाचा शोध करण्यासाठी कोणीही त्या डोहामध्ये आत उडी घालत नव्हते ह्या आली जीवा चुकली देवा नाही ठावा जवळी तू हा कथा करीती हायू हात डोकी पिटीती पायू जवळी होता नकळी आम्हा गेल्या सीमा नाही दुःखा तुका म्हणी हा लाघवी मोठा पाहे खोटा खरा भाऊ ते गोपाळ त्यांच्या स्वतःच्या जीवाला भ्याले म्हणूनच ते देवाला मुकले खरे तर तो त्यांच्या अगदी जवळ त्यांच्या आतमध्ये हृदयामध्येच होता पण त्यांना ते माहीत नव्हते अरे रे आता काय करावे हरी बुडाला असे म्हणून ते गोपाळ हाय हाय करून धाय मोकलून हात पाय डोके बडवून घेऊ लागले परंतु देव त्यांच्या जवळच होता पण ते गोपाळ म्हणत होते की आता देव नाही आणि दिसतही नाही त्यांनी केलेल्या दुःखाला तर शिमा राहिली नाही तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे हा श्रीकृष्ण मोठा लाघवी असल्यामुळे आपल्या ठिकाणी या गोपाळांचा भाव खरा आहे की खोटा आहे याची त्याने या ठिकाणी परीक्षा घेतली आहे काळिया नाथुनी आलावरी पैल हरी दाखविती या भावी नकडे कोणा होय नव्हे सा संदेह म्हणा रूपा भिन्न पालट झाला गोरा सावळासा पैदेखिला देखिला आश्वासित आला करे तू का म्हणे खरे देवा अरे तो पहा पलीकडच्या तीरावर कालियाचे दमन करून भगवान श्रीकृष्ण पाण्यातून वर आलेला आहे तो पहा पलीकडे दिसत आहे असे म्हणून ते गोपाळ परस्परांना दाखवू लागले एका प्रेमपूर्वक श्रद्धेशिवाय दुसऱ्या कोणत्याही भावाने आणि कोणालाही देव कळणार नाही प्रेमपूर्वक जर श्रद्धा नसेल तर देव जवळ असूनही तो नाही आणि दिसतही नाही असाच मनामध्ये भ्रम निर्माण होतो देव अवतार घेतो तेव्हा देवाच्या बाह्य रूपात बदल होत असतो पूर्वी रामावतारात हा श्रीकृष्ण गोरा होता आता तर तो काळा दिसत आहे तुकाराम महाराज म्हणतात की गोपाळानो जो देव भिवू नका मी आलोच असे म्हणत हाताने आश्वासन देत तुमच्या जवळ आला त्या देवाला खरे का म्हणू नये हरे गोपाळा सवे सकळा भेटे गया गळा मिळवणी भाविकी त्यांची आवडी मोठी सांगे गोष्टी जीवशिया योगी यांच्या ध्यानाने भाकरी त्यांच्या मागोनी खायू तुका म्हणी असे शहानिया दुरी बोबडिया दासा हका मारी त्या यमुनेतून वर आल्यानंतर श्रीकृष्णाने सर्व गोपाळांना गळ्यात गळा घालून दृढपणे आलिंगन दिले जे भाविक आहेत त्यांची देवाला फार आवड आहे तो त्यांच्याजवळ आपल्या मनातील गुजगोष्टी सांगतो योग्यांच्या ध्यानाला विषय होत नाही परंतु गोपाळांजवळ भाकरी मागून खातो तुकाराम महाराज म्हणतात हा देव शहाण्यापासून दूर राहतो व बोबड्या भाविकांचा दास होऊन हाका मारीत त्यांच्या पाठीमागे लागतो धाव कान्हू बागेल्या गाई न म्हणे मी कोणा काई आपुलियांचे वचन देवा गोड सेवा करीतसे मागता आधी द्यावा डावू बळी मी तो नवे भाऊ तुका म्हणी असवी अनुसरावे जीवे भावे एखाद्या गरीब गोपाळाने कृष्णा धाव माझ्या गायी दूर गेलेल्या आहेत त्या वळवून आण असे जर सांगितले तर मी कोण आहे तुला ठाऊक आहे काय कोणाला हे नीच काम सांगतोस रे असे तो कधी म्हणत नसे देवाला आपल्या भक्तांचे वचन फार गोड लागते तो त्यांची सेवा करतो देवा आज तू अगोदर डाव दिला पाहिजेस असे गोपाळाने ज्यावेळेला म्हटले तर मी सर्वात बलिष्ठ आहे बलवान आहे मी कसा डाव द्यावा असा विचार त्याच्या कधी मनात सुद्धा येत नाही तुकाराम महाराज म्हणतात की देव ज्यांचा दास होतो अशा गोपाळांना कायावाच्या मनाने शरण जावे आणि त्यांचे अनुकरण करावे असे मला वाटते कुट्याची मुखी घास घाली माता वरी करी सत्ता शहानिया ऐशी जानपणे पडिली अंतर वाढे तो तो थोर अंतरायू दोन्ही पणची व्याली आवडची चाली भिन्न भिन्न तुका म्हणी अंगापासून निराळे निवडिले बळे रडते स्तनी जे दुर्बळ आहेत येणते आहेत त्यांची देवाला खूप आवड असते जो वयानं लहान असतो त्याच्या मुखात आई जशी प्रेमाने घास घालते आणि त्यास भरवते आणि जो मोठ्या वयाचा शहाणा झालेला असतो त्याला नाना प्रकारची कामे सांगून ती त्याच्यावर सत्ता गाजवते असे केवळ वय आणि लहानपण वाढल्यामुळे आईच्या प्रीतीमध्ये अंतर पडू शकते जो जो ही जाणीव वाढते तो तो प्रेमात उणीव निर्माण होते म्हणजे त्यामध्ये फरक पडत जातो लहान मुलाला सुद्धा आणि मोठ्या मुलाला सुद्धा तीच आई जन्म देत असते तीच त्या दोघांचीही आई असते पण तिच्या प्रेमाच्या रीतीमध्ये प्रेमाच्या प्रकारामध्ये मात्र फरक पडून त्या निरनिराळ्या होतात तुकाराम महाराज म्हणतात ती जाणत्या आणि शहाण्या मुलास आपल्या अंगापासून दूर करते आणि जे तान्य मूल पाळण्यात रडत असते त्यास मोठ्या प्रेमाने जवळ घेऊन स्तनपान करते तेव्हा आपण नेमतेच राहणे बरे आहे म्हणजे मग आपण सातत्यानं देवाच्या जवळ राहू देवाचे म्हणून देवी अनादरू हे मोठे आश्चर्य वाटत असे आता ये राजना म्हणावी ते काई, जया भार डोई संसाराचा तेजोनी संसार अभिमान साठा जुल महा मोठा दिसतशी तुका म्हणी अळस या साहे बळे कैसे पाही वाया जाती आम्ही ईश्वराचे दास आहोत किंवा भक्त आहोत म्हणून हे लोक देवाच्या ठिकाणी अनादराची भावना करतात हे केवढं मोठं आश्चर्य आहे ज्यांच्या शिरावर संसाराचे खरोखर मोठे ओझे आहे त्यांना इतर सामान्य लोकांना काय म्हणायचे हे भक्त सुद्धा संसाराचा त्याग करून अभिमानाचा साठा वाढवून ठेवतात हा मोठा जुलूमच म्हणायला हवा तुकाराम महाराज म्हणतात हे लोक आळसामुळे वाया जातात त्यांचे आयुष्य फुकट जाते उपदेश तू बलत्या हाती झाला चित्ती धरावा नये जाऊ पात्रावरी कवटी सारी नारळी स्त्री पुत्र बंदी जनो नारायण स्मरविती तुका रत्न रत्नसार परी उपकार चिंधीचे उपदेश कोणताही जरी असला आणि तो कोणीही केलेला असला तरी तो ध्यानात ठेवावा लागतो आणि तो मनात वागवावा लागतो वरवर दिसणाऱ्या भांड्याच्या रूपावर जाऊ नये नारळाची कवटी वरवर खडबडीत दिसते टणक असते कठीण असते मात्र तिच्या आतमध्ये जे काही असतं त्यामुळे ती चांगलीच असते स्त्री पुत्र दासदासी यांचा त्याग करायला नको त्याची काही गरज नाही कारण त्यांच्यामुळेच नारायणाचे स्मरण होते तुकाराम महाराज म्हणतात की रत्न हेच महत्वाची गोष्ट आहे मग ते रत्न जर एखाद्या चिंदीत जरी बांधले असले तर त्यामुळे काय फरक पडला तेवढ्यापुरते चिंदीचेही उपकार मानायलाच हवेत संतांचे गुणदोषू आणि ताया मना केली आवगाना सुकृताचा पिळोनिया पाहे पुष्पाचा परिमळ चिरोनी केळी केळ गाढवतो तुका म्हणे गंगे अग्निशी विटाळू लावी तो चांडाळ दुःख पावे संत कसे आहेत याविषयी संतांच्या गुणदोषांची चर्चा मनामध्ये कधी निर्माण होऊ देऊ नये जर ती आलीच तर केलेल्या सर्व पुण्याईचा नाश होतो फुल पिळून का कधी त्याचा वास मिळतो केळीचे झाड चिरून कधी केळ्यांचा घड मिळेल काय असा उद्योग करणे म्हणजे शुद्ध गाढवपणाच आहे त्याचप्रमाणे गंगा किंवा अग्नी हे इतरांना शुद्ध करतात त्यांना कधीही विटाळाचा दोष लागत नाही आणि त्यांना जर विटाळाचा दोष आहे असा जो म्हणतो तो चांदळ असून तो दुःख पावेल यात तिळ मात्र शंका नाही चुंबळी चाकरी चुंबळीशी संगू अंगी वशे रंग क्रियाहीन बिजायचे पळू दावी परिपाकी परिमळ लौकिकी जाती ऐसा माकडाच्या गळा रत्न कुळांगणा सांडून या धुंडी तुका म्हणी ऐसा व्याली ते गाढवी फजिती ते व्हावी आहे पुढे वाई चालीचा पुरुष चुंबळीशी संघ करू लागला तर ती क्रिया रंग व रस यांच्या शिवायच होणार जसे बीज असेल तसाच सुवास किंवा रंग त्या फुलामध्ये येत असतो बीजाची जातच फुलात किंवा फळामध्ये उमटत असते म्हणजे ज्या प्रकारचं बीज असतं त्याच प्रकारची फुलं आणि फळं निर्माण होत असतात माकडाच्या गळ्यात रत्न बांधून त्याचा त्याला काय उपयोग होणार असतो का त्याप्रमाणेच घरची कुलस्त्री सोडून कुत्र्याप्रमाणे गावातील गल्ल्या शोधायला जातो त्याला काय म्हणावे तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाला जन्म देणारी स्त्री ही गाढवीच म्हटली पाहिजे त्याची फजिती अजून पुढे होणार आहे सापडला संधी मग वळ्या पडे बंदी ऐशी कोणी वाहे वेळू हाती काळाच्या सकळू दाता मागे दानू जाय का शरण तुका म्हणे ना काय सांगू नारायणा एखादा बलवान मनुष्य जर अडचणीत सापडला तर तो बलवान असून सुद्धा तो गोत्यात येत असतो अशी वेळ नक्की कधीतरी येणार आहे की ज्यावेळी आपण सर्व काळाच्या हाती सापडू असाही प्रसंग येतो की जो दाता म्हणजे नेहमीच देणारा असतो त्याच्यावर दुसऱ्यास शरण जाऊन मागायचा प्रसंग येतो तुकाराम महाराज म्हणतात की हे नारायणा या गोष्टीविषयी मी तुम्हाला काय सांगावे तुम्ही तर सर्व काही जाणताच आहात सर्प विंचू दिशी धन आभाग्या कोळसे आला डोळ्याशी कवळू देणे म्हणले उजळू अंगाचे भोवडी भोय झाड फिरती धोंडी तुका म्हणे नाडू पाप ठाके हिताडू एखादा दुर्दैवी मनुष्य असेल तर त्याला धन हे धन न दिसता त्या ठिकाणी त्याला साप विंचू आणि कोळशेच दिसतात डोळ्यानं एकदा कावीचा जर रोग जडला तर त्याला जे उजळ असते चांगले असते ते सुद्धा मलिन किंवा पिवळेच दिसू लागते शरीराला एकदा जर घेरी आली भोवळ आली तर मग सर्व जमीन झाडे धोंडे सर्व आकाश सर्व काही फिरते आहे असे दिसू लागते तुकाराम महाराज म्हणतात आपले पापकृत्य हे असे आपल्या हिताच्या आड येऊन उभे राहते न देखून काही म्या पाहिले सकळही जालो अवघिया परी मी हे माझे ठेले दुरी न घेता घेतले हाते पाये उसंतिले खादले न खाता रसना रस झाली घेता न बोलोनी बोले केले प्रकट झाकिले नाही केले कानी तू का म्हणे आले म्हणे न पाहताच मी सर्व काही पाहिलेलं आहे मी आणि माझे हा दुजाभाव दूर ठेवून मी वेगळाच असल्यामुळे मी इतर सर्व जगाशी एकरूप झालेलो आहे मी स्वतः हाताने काही घेतले नसले तरी सर्व काही घेतल्यासारखेच आहे मी काही न खाता सर्व काही खाल्ल्यासारखं आहे जिभेनं सर्व गोष्टींची चव घेतलेली आहे आणि मी न बोलताच बोलत असतो आणि त्यामुळे जे गुप्त असते जे रहस्यमय असते ते प्रकट होत असते मी कानाने काहीच ऐकले नसले तरी सुद्धा माझ्या मनावर सर्व काही नीटपणे ठसलेले आहे काखे कडासणू आड पडे खडबड खडबड हुसकले दाद करा दाद करा फजित खोरा लाज नाही अवघा झाला राम राम कोणी कर्म आचरिना हरिदासांच्या पडती पाया म्हणती तया नागवावी दोही ठाई फजित झाली पारणे केले अवकळा तुका म्हणे नाश केला विटंबिला वेशजेने या अभंगामध्ये संत श्री तुकाराम महाराज सांगतात की कोणी एक कर्मट ब्राह्मण माझ्या जवळ आला आणि त्याने तुम्ही हे काय भक्तीचे स्तोम माजवलेले आहे असे म्हणू लागला त्याने काखेतील कडासन रागारागाने माझ्या पुढे आपटले आणि त्याच्यावर खडबड खडबड आवाजाने मला भिवविले तो लोकांना म्हणाला की लोक आलो अशा ढोंगी साधूपासून सावध राहा कारण यांची कितीही फजिती केली तरी या फजितखोराला लाज नाही या हरिभक्तांनी रामनामाचा उपदेश सर्वांना केल्यामुळे जिकडे तिकडे रामराम झाला आहे ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत सर्वजण रामराम म्हणू लागले आहेत कोणीही स्वकर्माचे आचरण करीत नाही जे लोक हरिभक्तांच्या पाया पडतात त्यांच्यावर बहिष्कार घाला असे तो म्हणू लागला परंतु तुकाराम महाराज म्हणाले असे जे हरिभक्तीशून्य कर्मट आहेत ते संसार आणि परमार्थ या दोन्हीमध्ये फजिती पावतात दोन्ही ठिकाणी त्यांना लाभ मिळत नाही व त्यांनी स्वतःच्या आचरणाने दूरदशेची तृप्ती केलेली असते तुकाराम महाराज म्हणतात ज्यांनी ब्राह्मण वेशाची विटंबना केली त्याने आपल्या हिताचा नाश केला आहे कुटुंबाचा केला त्याग नाही राग जव गेला भजन ते नरका जाणे चुकेना अक्षराची केली आटी जरी पोटी संत निंदा तुका म्हणी मागे पायो तया जाय सळाशी जोपर्यंत विषयाची आसक्ती गेलेली नाही तोपर्यंत स्त्री पुत्राधिकांचा त्याग केला तरी त्याला काडीचाही अर्थ नाही एखादा दुराचारने जरी असला आणि तो हरिभजन करीत असला तरी त्याचे ते भजन पाप मिश्रित असल्यामुळे वाईटच होईल म्हणून त्या योगाने त्याचे नरकाला जायचे चुकणार नाही वेद शास्त्रे पुराणे किंवा संत वचने घोकण्याचे पुष्कळ श्रम केले पण जर अंतकरणात संताविषयी तिरस्कार असेल तर ते सर्व व्यर्थ होईल तुकाराम महाराज म्हणतात वर सांगितलेल्या प्रकारचे लोक मरणांती म्हणजे मेल्यानंतर ज्याचे उलटे पाय आहेत अशा योनीला प्राप्त होतात किंवा आसुरी योनीला जाऊन मिळतात या योनीत हरिप्राप्तीच्या मार्गापासून मागे पाय घेतला जातो म्हणजे तो परावृत होतो किंवा शेवटच्या चरणाचा दुसराही अर्थ असा होतो की तुकाराम महाराज म्हणतात त्याने जर मागे वळून पाहिले तर आपण नरकात जात आहोत असे त्याला दिसून येईल तारतीमवरी तोंडाच पुरते अंतरा हे ते अंतरीचे ऐशी कायवरी दिशे ठकाठकी दिसते लौकिकी सत्य ऐसे भोजनात द्यावे विष कालवणी मोह चाळवणी मारावया तुका म्हणे मैंदू देखो नेदी कुडे आदराचे पुढे सोंग लावी कप्पी माणूस तोंडापुरते गोड बोलतो गोड वागतो पण त्याचे ते बोलणे आणि त्याचे ते वागणे मनापासून आहे का वरवरचे आहे हे ज्याच्या त्याच्या मनाला समजून येते पण अशी फसवाफशी योग्य असते काय कारण व्यवहारात ती जरी खरी दिसत असली तर ती मुळात खरी नसते एखाद्याला मारण्यासाठी जेवणाचे आमिष निर्माण करून त्याच्या जेवणात कपटाने विष कालून जसे द्यावे तुकाराम महाराज म्हणतात जो कपटी असतो तो आपल्या अंतकरणातील वाईट हेतू उघडकीस येऊ देत नाही आणि वरवर एखाद्याविषयी अतिशय चांगला असल्याचे सोंग दाखवित असतो ब्रह्मनिष्ठ काळी जरी जीवा नावे मोडी तया घडली गुरुहत्या गेला उपदेश तो मिथ्या सांगितले कानी रूप आपुले वाखानी भूतांच्या मत्सरे ब्रह्मज्ञान नेले सोरे, शिकल्या सांगे गोष्टी भेद क्रोध वाहे पोटी निंदा स्तवनी तुका म्हणे वेची वाणी ज्याने आपल्या जीवाचा काडीमोड केलेला आहे किंवा जीवदशा नष्ट केलेली असेल त्याला ब्रह्मनिष्ठ असे म्हणतात किंवा जो स्वतःला ब्रह्मनिष्ठ म्हणून घेतो आणि त्याने जीवाच्या नावाने एखादी गवताची काडी जरी मोडली किंवा क्षुद्र जीवांची देखील जर हिंसा केली तर तो मुळीच ब्रह्मनिष्ठ नाही एवढेच नाही तर त्याला गुरु हत्येचे पाप घडले आणि गुरुने त्याला केलेला सर्व उपदेश व्यर्थ केला असेच समजावे गुरुने कानात ज्या स्वरूपाचा उपदेश केला त्या ब्रह्मस्वरूपाची लोकांजवळ तो वाच्यता करतो स्वतःला ब्रह्मज्ञानी म्हणून घेऊन जीवमात्रांचा मत्सर करतो त्याचे ब्रह्मज्ञान मत्सररूपी चोराने हिसकावून नेलेले असते गुरुजवळ जे शिकले असेल तेच लोकांजवळ सांगतो व आपल्या अंतकरणात मात्र भूताविषयी भेद आणि मत्सर वागवत राहतो तुकाराम महाराज म्हणतात जो स्वतःची वाणी लोकांची निंदास्तुती करण्यामध्ये खर्च करतो त्याच्याकडून गुरुहत्येचे पातक घडते असे जाणावे इह लोकीचा हा देहू देव इच्छिता ती पाही मी जन्मालू दास विठोबाचे झालू आयुष्याच्या साधने सचतानंद पदवी घेणे तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी अरे स्वर्गात राहणारे देव सुद्धा या मृत्यूलोकावर येण्याचा मनुष्य देह धारण करण्याचा प्रयत्न करतात त्या प्रकारची इच्छा धारण करतात आम्ही मनुष्य देहाला आलो आणि विठोबाचे दास झालो त्यामुळे आम्ही धन्य आहोत आयुष्याच्या साधनाने आनंद अशी पदवी संपादन करणे हेच या मनुष्य देहाचे परम कर्तव्य आहे तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमच्या धन्यतेने स्वर्गाला सुद्धा पायरीप्रमाणे क्षुद्र मानू आणि साऱ्या त्रैलोक्यात आम्ही आमच्या कीर्तीचा ध्वज फडकवू पंडित वाचक जरी जाला पुरता तरी कृष्ण कथा ऐके भावी क्षीर तुपा साखरी जालिया भेटी तैची पडे मिठी गोडपणे जाणून या लाभू घेई हा पदरी गोड गोडावरी सेवी बापा जाणीवेचे मूळ उपडोनी खोडू जरी तुझ चाड आहे तुझी नाना परिमळ द्रव्य उपचार अंगी उरी सार चंदनाची जे विलिया विनो शून्य ते श्रंगारी तैशी गोडी हरी कथे विनो ज्या कारणे वेद श्रुती ही पुराणे तेची विठ्ठल नाने तिष्ठे कथे तुका म्हणेर दगडाची पेवे खळखळीचे अवघे मुळ थे तू जरी पंडित किंवा पुराणिक झाला असलास तरी सुद्धा भक्तिभावाने कृष्णाची कथा ऐक जसे दूध तूप आणि साखर यांचा संयोग झाला असता त्यामध्ये अधिकच गोडी येते त्याप्रमाणे तू विद्वान तर आहेसच त्यात कृष्ण कथा जर ऐकलीस तर गोडपणाची विशेष भर पडेल अरे बाबानो या कृष्ण कथेचे महत्व लक्षात घेऊन हा लाभ पदरात पाडून घ्या पांडित्याच्या गोड रसावर अधिक गोड अशा कृष्ण कथा रसाचे सेवन करा जर तुला आत्मप्राप्तीची इच्छा असेल तर देहाभिमानाचे मूळ असलेली अविद्येचे खोड उपटून टाक जसे अनेक सुगंधी द्रव्यांच्या भोगामध्ये अंगाला चंदनाची उटी लावणे महत्वाचे आहे तसे अनेक प्रकारच्या महत्वामध्ये हरिकथा श्रवण करणे विशेष महत्वाचे आहे पोटामध्ये अन्न नसेल तर देहाला वरवर रंगाने जसे व्यर्थ आहे तसे हरिकथेहून विद्वत्तीची खरी गोडी नाही ज्याच्याकरता वेद श्रुती पुराणे यांची प्रवृत्ती झालेली आहे ते विठ्ठलरूपी धन कथेमध्ये उभी असते तुकाराम महाराज म्हणतात कथेशिवाय विद्वत्ता संपादन करणे म्हणजे दगडाचे पेव उपसल्यासारखे केवळ श्रमाला कारण आहे अनेकांच्या कापिती माना निष्ठुरपणा पार नाही करीती बीती उसनवारी हेमपुरी भोगावया सेंद्राचे दैवत केले नवस बोले तयासी तुका म्हणी नाचती पोरी खोडिता ये रे अंग दुखी जे लोक स्वार्थासाठी दुसऱ्याच्या माना कापतात त्यांच्या निष्ठुरपणाला काही सीमा नाही त्यांचे ते करणे यमपुरी भोगण्याकरताच असते जे बेटे दुसऱ्याची उसनवारी करतात आणि त्या कर्जाची फेड करीत नाहीत जे आपल्या बुद्धीने चंद्राचा देव करून मानतात आणि त्याच्या पुढे पुत्र धन इत्यादीच्या प्राप्तीसाठी शेळ्या मेंढ्या कोंबड्या मारण्याचा नवस करतात तुकाराम महाराज म्हणतात घरामध्ये पोरे धिंगाणा करतात नाचतात तेव्हा त्यांना शासन करण्यात मोठ्या माणसाचेच अंग दुखते म्हणजे त्यांनाच त्रास होतो पण पोरांना मात्र त्या शासनाचे काहीच वाटत नाही त्याप्रमाणे कितीदाही यमपुरी भोगली तरी पाप करणाऱ्या माणसाला त्याचे काहीच कसे दुःख वाटत नाही गंधर्व अग्नी सोमू भोगिती कुमारी कोठे चराचरी त्याग केला गायत्री सुमुखे शे म्हणून मिळाल्या ओहळ गंगा उघू कागाची विष्टी जन्म पिंपळाशी पांडव कुळाशी पाहता दोषू शकुंतला सुतु श्रंगी व्यासू यांच्या नामे नाशु पातकाशी गणिका ज्या मेळू कुबजा तो विदुरू पहा पहा विचार पिंगळेचा वाल्ला विश्वामित्र वशिष्ठ नारद यांचे पूर्व शुद्ध काय आहे न व्हावी ती कर्मे झाली नारी अनुतापे हरी स्मरता मुक्त तुका म्हणे पूर्व नाठवे श्रीहरी मूळ जो उच्चारी नरकत्यासी कुमारी मुलीचे पुरुषाशी लग्न व्हायच्या आधी गंधर्व अग्नी सोम यांच्याशी तिचा विवाह झालेला असतो असे शास्त्र सांगते पण त्यामुळे ती कुमारिका व्यभिचारणी आहे असे समजून जगाने तिचा त्याग केला आहे का गाय आपण होऊन विष्ठा खाते म्हणून का तिचा कोणी त्याग करतो एखादा भोवळ जर गंगेला मिळाला तर तो गंगेला मिळाल्याबरोबर लोक त्याला गंगाच मानतात कावळ्याच्या विष्ठेपासून पिंपळाची निर्मिती होते पांडव कुळाचा विचार करता त्यात दोष दिसून येतात शकुंतला सूत कर्ण श्रंगी आणि व्यास यांची उत्पत्ती दोषमूलक असून सुद्धा त्यांचे केवळ नाव घेतले तरी सर्व पापांचा नाश होतो गणिका अजामीळ कुबजा विदूर आणि ती पिंगला यांच्या उत्पत्तीचा आणि आचरणाचा जर विचार करून पाहिला त्यात तुम्हाला काहीही चांगले दिसून येणार नाही वाल्या कोळी विश्वामित्र वशिष्ठ आणि नारद यांचे पूर्वचरित्र काही शुद्ध होते याप्रमाणे अनेक नरनारीतून जी कर्मे घडणे योग्य नाही अशी कर्मे घडली आहेत पण त्यांना कृतकर्माबद्दल पश्चाताप होऊन हरिस्मरण करताच ते त्या दोषातून मुक्त झाले तुकाराम महाराज म्हणतात तो श्रीहरी पश्चाताप होऊन हरिस्मरण करणाऱ्या भक्तांचे मागील दोष आठवीत नाही तर त्यांचा उद्धार करतो आणि जो मनुष्य पश्चाताप सहित हरिस्मरण करणाऱ्या भक्तांच्या पूर्वचरित्रातील दोषांचा उच्चार करतो त्यास नरक प्राप्त होतो सोनियाचे ताट क्षिरीने भरिले बक्षावया दिले श्वाना लागी मुक्ता फळ हार खराशी घातला कस्तुरी सुकराला सोजविली वेद परायण बधिरा सांगे ज्ञान तयाची ते खुन काय जाणे तुका म्हणे ज्याची तोची एक जाणे भक्तीचे महिमान साधू जाणे सोन्याच्या ताटात खीर घालून ते खिरीनं भरलेलं ताट पुढं खाण्यासाठी ठेवलं गाढवाच्या गळ्यात मोत्यांचा हार घातला सुवास घेण्यासाठी डुकराला कस्तुरी नेऊन दिली आणि वेदशास्त्र पारंगत असलेल्या एखाद्या विद्वानाने बाहेर्याला ज्ञान सांगितली तर त्यातील मर्म त्याला काय करणार तुकाराम महाराज म्हणतात ज्या विषयामध्ये जो तज्ञ आहे तोच त्यामधील मर्म जाणतो त्याप्रमाणेच भक्तीचे महत्व साधूलाच कळते ऐसा हा लौकिको कदा राखविना पतित पावना देवराया संसार करिता म्हणती हा दोषी टाकी पोटपोसा, पोट आचार करिता म्हणती हा पसारा न करिता नरा निंदितासी संत संग करिता म्हणती हा उपदेशी हे रा ज्ञान नाही धन नाही त्याशी ठाईचा करंटा समर्थाशी ताठा करिता ती बहु बोलू जाता म्हणती हा वाचाळू न बोलता सकळ म्हणती गर्वी भेटीशी नव जाता म्हणती हा निष्ठूर येता जाता घर बुडविली लग्न करू जाता म्हणती हा मातला न करिता झाला नपुंसक नी पुत्रिका म्हणती पाहू चांडाळू पातकाचे मूळ पोरवडा लोक जैसा उक धरिता धरवेना अभक्ता ना संत संग तुका म्हणी आता ऐका वचन ते जुनिया आजन भक्ती करा या जगामधील लोक कसे नेहमीच दोन्ही बाजूनी बोलत असतात याचे समर्पक वर्णन या अभंगामध्ये महाराजांनी केलेलं आहे ते म्हणतात की हे देवराया पतित पावना या जगात अत्यंत अवघड कोणते असेल तर लौकिक सांभाळणे हे होईल कारण तो केव्हाही सांभाळता येणे शक्य नाही एखादा मनुष्य संसार करू लागला तर काय हा पापी आहे कधी चुकून सुद्धा परमार्थ करीत नाही असे लोक बोलू लागतात या अपवादाच्या भीतीने त्याने जर संसार टाकला तर हा आळशी आहे हा पोटपोष आहे स्वतःला मिळवून खाण्याची अक्कल नाही असे म्हणत राहतात तो जर धर्माचरण करू लागला तर अहो हे केवळ ढोंग आहे असे म्हणतात आणि या उलट धर्माचरण न करणाऱ्या मनुष्याची निंदाही करतात जर संतसंग केला तर काही शास्त्रांचा अभ्यास केला तर म्हणतात आता हा उपदेश करणारा जगद्गुरु झाला आहे फार मोठा ज्ञानी लागून गेला बरे संतसंग किंवा काही अभ्यास नाही केला तरी लोक म्हणतात की अशा अभागीकरण त्याला कसला संतसंग घडणार कसले ज्ञान होणार आहे छे कधी शक्य नाही ज्याच्याजवळ जवळ धन नाही त्याला म्हणतात अरे हा कपाळ करंट मूळचा तर कर्मदरित्री आहे आणि जो श्रीमंत आहे त्याच म्हणतात की हा फार गर्विष्ठ आहे याला गरिबाची काहीच पर्वा नाही जर आपण खूप बोलू लागलो तर लोक म्हणतात की हा वाचाळ आहे आणि जर मुळीच बोललो नाही तरी म्हणतात हा अभिमानी आहे आप्त आणि इष्टांच्या भेटीला जर गेलो नाही तर म्हणतात हा निष्ठूर आहे आणि जर जाऊ लागलो तर म्हणतात की यानं येऊन येऊन आमचं घर बुडवून टाकलं लग्न केलं तर म्हणतात हा फार विषय लंपट आहे आणि जर केलं नाही तर म्हणतात हा नपुंसक आहे मुलगा नसणाऱ्याला म्हणतात हा पापी आहे आणि जर पुष्कळ पोरं झाली तरी म्हणतात अति पोरे होणे हे पापाचे फळ आहे जसे ओकारी आवरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती जशी आवरता आवरत नाही किंवा अभक्ताला जसा संतसंग संघ पचत नाही त्याप्रमाणेच लौकिकाचे रक्षण करवत नाही तुकाराम महाराज म्हणतात की हे हरिभक्तानो तुम्ही माझे ऐका अपवादाची उपेक्षा करा आणि खुशाल हरिभक्ती करा धर्म रक्षा वयासाठी करणे आटी आम्हाशी वाचा बोलू वेदनिती करू संती केले ते न बांधता स्थिती अंगी कर्म त्यागी लंड तू तुका म्हणी अधमत्यासी भक्ती दुषी हरीची धर्माचे रक्षण करण्यासाठी आम्हाला सर्व प्रकारचे प्रयत्न करावे लागतात आम्ही आमच्या अभंगवाणीने वेदांत धर्म भक्ती संबंधी जी नीती तत्व आहेत आचार तत्वे आहेत ती या साऱ्या जगाला स्पष्ट करून सांगत आहे आणि संतांनी ज्या धर्माचे आणि भक्तीचे आचरण केले त्याचेच आम्ही आचरण करू अंगी ब्रह्मनिष्ठा न बांधता जो धर्माचा त्याग करतो तो लबाड आहे तुकाराम महाराज म्हणतात जो अधम आहे तो हरिभक्तीला दोष देतो व भक्तीपासून विनमुख होतो सवदा भुवने जयाची पोटी तोची आम्ही कंठी साठविला काय एकवणे यामुची घरी ओळंगती द्वारी रिद्धी सिद्धी असुर जयाने घातली तोडरी आम्हाशी तो जोडी कर दोन्ही रूपरेखा नाही जयाशी आकार आम्ही तो साकार भक्ती केला अनंत ब्रह्मांडी जयाची अंगी समान तो मुंगी आम्हासाठी तुका म्हणी आम्ही देवाहुनी बळी झालो हे निराळी ठेवणी आशा चौदा भुवने ज्याच्या पोटामध्ये आहेत त्या श्रीहरीलाच आम्ही कंठामध्ये साठवलेला आहे आता आमच्या घरी कशाची उणीव नाही वृद्धी सिद्धी या तर आमच्या दारात सेवेकरता नेहमीच उभ्या असतात ज्याने बंदीखान्यामध्ये असूर घातले तो आमच्या पुढे दोन्ही हात जोडून उभा असतो ज्याला वर्ण आकार मर्यादा नाही त्यास आम्ही भक्तिबळाने साकार केलेला आहे अनंत प्रमाणे ज्याच्या पोटामध्ये आहेत तो आमच्याकरता मुंगीसारखा लहान होतो तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे आम्ही देवापेक्षाही बलवान झालो आहोत याचे कारण असे की संसाराची आशा बाजूला ठेवून आम्ही भक्ती केलेली आहे केला मातीचा पशुपती परी मातीशी काय महती शिवपूजा शिवाशी पावी माती माती माझी सामावी तैशी पूजिती आम्हा संतू पूजा घेतो भगवंतू आम्ही किंकर संताची दासू संत पदवी नको आम्हासू केला पाषाणाचा विष्णू परी पाषाण नव्हे विष्णू विष्णू पूजा विष्णूशी अर्पे पाषाण राहे पाषाण रूपे केली काशाची जगदंबा परी कासे नव्हे आंबा पूजा आंबेची आंबे लागेनी काशे राहे काशेपणे ब्रह्मानंद पूर्णा माझी तुका म्हणे केली कांजी ज्याची पूजा तेनेची घेणे आम्हा पाषाण रूप राहणे पूजेसाठी मातीचे शिवलिंग केले तर त्या मातीला त्याचे काय महत्व आहे परंतु त्या लिंगामध्ये प्राणप्रतिष्ठा केलेल्या शिवाची सात्विक श्रद्धेने पूजा जर केली तर ती पूजा शिवाला प्राप्त होते आणि त्या पूजेनंतर विसर्जन केल्यानंतर माती मातीमध्ये जाऊन मिळते त्याप्रमाणे आम्हाला संत समजून लोक आमची पूजा करतात पण ती पूजा आमच्या हृदयामध्ये असणारा भगवान स्वीकारतो कारण आम्ही संत नसून संतांचे दास आहोत संत पदवी आम्हाला नको आहे पाषाणाची विष्णू प्रतिमा केली तर पाषाण म्हणजे विष्णू नव्हे तर त्या पाषाणात विष्णू आहे आणि त्या पाषाणस्थ विष्णूची केलेली पूजा विष्णूला समर्पण होते आणि पाषाण हा पाषाण रूपानेच राहतो आणि विष्णूची पूजा विष्णूला जाऊन मिळते काशे नावाच्या धातूची जगदंबेची मूर्ती केली तर काशे म्हणजे जगदंबा नव्हे तर त्यात जगदंबा आहे असा भाव ठेवून त्यातील जगदंबेची पूजा जगदंबा घेत असते आणि काशे हे काशामध्येच काशे रूपाने राहते तुकाराम महाराज म्हणतात व्यापक अशा ब्रह्मानंदामध्ये सर्व जीव असून सुद्धा त्याची जाणीव नसल्यामुळे आनंदाच्या प्राप्तीसाठी पाच विषयांची पेज केली जाते आणि ती पेज सर्व जीव पित राहतात पण खरे तर त्या पाच विषयामध्ये सुद्धा ब्रह्मानंदच असतो त्याप्रमाणे देवाची सर्वत्र व्याप्ती असूनही सामान्य लोक देवाला न ओळखता परिच्छिन्न भावनेने आमची संत म्हणून आणि शिवविष्णूच्या प्रतिमांची शिवविष्णू म्हणून पूजा करतात पण ज्याची पूजा तोच स्वीकारित असतो आम्हाला संतांचे दास म्हणून व पाषाणाला पाषाण रूपानेच राहावे लागते आणि देवाची पूजा देवाला जाऊन पोहोचते या ठिकाणी पूजा करताना जो भाव असतो तो भाव महत्वाचा असतो ते माझे सोयरी सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाशी हे रामान विधी पाळना पुरते देवाशी ती भूते म्हणून या सर्व भावे झालो वैष्णवांचा दास करीन त्यांची आस उच्छिष्टाची तुका म्हणी जैसे आवडती हरिदास तैशी नाही आस आणि कांची जे विठोबाच्या पायाचे चिंतन करतात स्मरण करतात तेच सज्जन माझे अत्यंत आवडते मित्र आहेत कोणाचाही मत्सर करू नये या शास्त्र वचनाचे पालन करण्यासाठी आणि सर्व मात्र भगवंताचे अंश आहेत म्हणून मी इतरांना मान देतो वैष्णवांचा मात्र कायावाच्या मनाने दास झालो असून त्यांच्या उच्छिष्टाची देखील मी आशा करीन तुकाराम महाराज म्हणतात हरिदासाची जशी मला आवड आहे तशी इतरांविषयी इच्छा सुद्धा नाही दयातीचे नाव भूतांची पाळण हानिक निर्दळन कंटकांची धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असारते पाप त्याची नाव न विचारिता मी तू भलतेची उन्मत्त करी सदा तुका म्हणी धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी ज्याला दया म्हणतात त्या दयेची व्याख्याच सांगितलेली आहे ते म्हणतात की प्राणी मात्राचे रक्षण करणे आणि त्याचबरोबर दुष्टांना शासन करणे यालाच दया असे म्हणतात अहो लोक हो हा धर्मनीतीचा व्यवहार कसा असतो ते ऐका प्राणी मात्रांचे रक्षण करणे हा धर्म आहे आणि दुष्टांचा नाश करणे ही नीती आहे मी धर्मशास्त्राचा व नीतीशास्त्राचा विचार करून धर्म नीती कोणती व अधर्म नीती कोणती हे शोधून काढलेले आहे धर्मनीतीचा विचार न करता जो उन्मत्त मनुष्य स्वैरपणे कर्म करतो त्यास अधर्म अनित्य असे म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात प्रत्येकाने स्वधर्माप्रमाणे व नीतीने आचरण करावे कारण देवाला सुद्धा अवतार घेऊन धर्मनीतीच्या रक्षणाचा प्रयत्न करावा लागतो करावे गोमटे बाळा माते ते उमटे आपुलिया जीवाहुनी असे वाल्हे ते जननी वियोग तोत्पिसू त्याच्या उपचारे विषू तुका म्हणे पायू डोळा सुखावे त्या न्यायी आपल्या मुलाचे बरे करावे बरे व्हावे अशी त्या मुलाच्या मातेची खूप इच्छा असते मातेला आपले मूल प्राणापेक्षाही प्रिय असते आईला मुलाचा वियोग विषासारखा वाटतो आणि त्याला सुखोपचार केले असता त्या आईला सुख वाटत असते तुकाराम महाराज म्हणतात पायाला लोणी सोयले असता तसा डोळा सुखावतो आणि काटा बसला असता डोळ्यातून पाणी येऊ लागते या न्यायाने माता पुत्रांचा संबंध असतो कन्या सासुर्याशी जाई मागे परतोनी पाही तैसे झाली माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा सुकलिया मायू बाळा हुरु हुरु पाही जीवना वेगळी मासोळी तैसा तू का चळमळी लग्न झालेली मुलगी सासरी जाण्यास निघाली असता पुन्हा पुन्हा मागे वळून माहेराकडे पाहते काही केल्या तिचे पाऊल पुढे पडत नाही त्याप्रमाणे हे भगवंता हे केशवा आता यापुढे मला तू कधी भेटशील असे माझ्या जीवाला झालेले आहे आई चुकल्यानंतर लेकराला जशी हुरहुर लागते आणि ते दिनवाने होऊन चौकडे फिरत राहते चौकडे पाहत राहते त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात पाण्या वेगळी झालेली मासोळी जशी तडपड करते त्याप्रमाणे हे देवा मी तुझ्यासाठी तळमळत आहे